बटाट्याची चाळ या मूळ ध्वनिचित्रफितीवरून लोकाग्रहासह आम्ही ही ध्वनिफीत तयार केलेली आहे श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं आहे की एकसष्ट सालातलं हे ध्वनिमुद्रण आहे त्यावेळचे काही तांत्रिक दोष बऱ्याच प्रमाणात काढायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे श्रोत्यांनी आमच्या मर्यादांची नोंद घ्यावी बटाट्याची चाळ साठ एकसष्ट सालची ही पुलनची चाळ आत्ताच्या मध्यमवर्गीय माणसापेक्षा साठ एकसष्टचा मध्यमवर्गीय माणूस हा पूर्ण वेगळा होता त्यातही चाळीतला मध्यमवर्गीय माणूस हा आणखीन वेगळा त्या काळातल्या साध्या सुध्या माणसांच्या रोजच्या जगण्याचा हा प्रवास पुलनच्या आवाजात सूर कानावर पडले की माझं मन तीस पस्तीस वर्षांनी मागे जातं एकदम आमची बटाट्याची चाळ वारावरची वरात असामी असामी वगैरे नाट्यप्रयोगाची ही एक वाद्यसंगीतातली नांदी होती म्हणजे सिनेमातले लोक ज्याला टायटल म्युझिक म्हणतात तसं हे टायटल म्युझिक होतं सतरा फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईच्या भारतीय विद्याभवनामध्ये आय एन टीच्या महोत्सवामध्ये ह्या बटाट्याच्या चाळीचा पहिला प्रयोग झाला म्हणजे तीस वर्षापूर्वी आता त्यापूर्वी दोन अडीच वर्ष मी लंडनला तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी बटाट्याची चाळ माझ्या पुस्तकातून अभिवाचन केलेलं होतं काही लेखांचं पण त्यानंतर या आय एन टीच्या महोत्सवामध्ये मात्र मी रंगमंचावरून बहुरूपी खेळच करायचं असं ठरवलं आणि त्याप्रमाणे भारतीय विद्याभवनामध्ये हा पहिला खेळ झाला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानंतर प्रयोग होतच राहिले कितीतरी प्रयोग झाले प्रत्येक प्रयोग म्हणजे हाऊसफुल मुंबईतले बहुतेक प्रयोग हे बिर्ला मातुशी सभागारात झाले बटाट्याच्या चाळीतल्या अनेक प्रसंगांचं बहारदार शब्दचित्रण पुलंनी अगदी आपल्या खास शैलीत केलेलं आहे रंगमंचावर सादर करताना पुलंनी त्यातले काही प्रसंग निवडले होते त्यातलाच हा उपास हा उपास आता आपण ऐकणार आहोत डायटिंग हा आजचा परिचित आणि अगदी कौतुकाचा शब्द पण साठ एकसठ साली डायटिंग हा शब्द चाळीतल्या पंतांच्या दृष्टीनं उपास या रूपानं आला होता आता पंतांचा उपास हा चाळकरांच्या कौतुकाचा आणि उत्साहाचा विषय कसा काय झाला ते आता आपल्याला ऐकायचंय बटाट्याच्या चाळीत लपून म्हणून काही राहत नाही अण्णा आपल्या मुलींच्या कुंडऱ्यात खणातून केव्हा काढल्या गपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमन बिल्डिंग मध्ये उकिडव्यांच्या घरी नेऊन केव्हा दिल्या ही गोष्ट त्या अण्णा पावसाच्या बायकोला कळण्याच्या आधी आमच्या कुटुंबाला कळली एच मंगेशराव म्हणजे आमच्या चाळीतले एकमेव संगीतज्ञ पण त्यांना कुठल्या कुठल्या चीजांचे अंतर येत नाही हे वास्तविक गाण्यातलं गाणं संपलं एवढंच करणाऱ्या राघुनाना देखील बरोबर ठेव बाबलीबाई त्रिलोकेकरांनी आपल्या सोन्याच्या पाटल्या घाण टाकलेली गोष्ट त्या घाण खतावरची शाई वळण्यापूर्वी आमच्या चाळीत सगळ्यांची तोंडी झाली आणि रतन समेळ म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळ काकांची मुलगी तिने द्वारकानाथ गुप्त्यांच्या मधूला लिहिलेलं प्रेमपत्र त्या मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्णीच्या मुलांनी गॅलरीत उभं राहून परवाच्या म्हणावं तसं खाड खाड खाड खाड खाड म्हणतात सगळे बहिजीचे वंशज या ना त्या जातीत नाही तर पोट जातीत जन्म घेऊन आमच्या बटाट्याच्या जागी अगदी वस्तीला आल्यासारखे आलेले आता वास्तविक माझा उपास आता निश्चय मी माझ्या मनात सज्जनाखेरीज येरा कोणालाही सांगितलं नव्हतं पण उपास सुरू होऊन पुरते दोन तास नाही झाले तर वर्धन सुरू झाले पंत आता चाळीतली सगळी मंडळी मला पंत म्हणतात वास्तविक पंत वाटावं असं माझ्यात काहीही नाहीये आम्ही चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी आता ते बूट पॅन्ट वगैरे घालणं नाही आपल्याला आवडत म्हणजे काय पंत पंत सर हा काय सर मॅडनेस अशा आता चोकाजीनाना त्रिलोककरांनी सुरुवात केली तुला काय वाटतं सर तुझा बॉस काय अशी फास्ट करून लिव्ह सँक्शन करेल हा तर बॉसला कन्व्हिन्स करायचा म्हणजे वेळच नाही तुला सांगतो तुला पाहिजे तर मी शिकनोट देतो ना माझ्या कझिनचा साळा तर India you will get as much leave उपास काय करतो अहो पण नाना जरा माझं ऐकणं कसं तू काय सांगणार ना मी काय ऐकणार दिस इज हंबर हा तुला सांगतो इथे म्हणजे दोन चार तासाच्या उपासानंतर माझ्या शरीराची आशक्तता कणकण वाढत होती आणि शोकाजी नानाला जोर चढत होता तर जेवून घे बाबू जेवून घे अरे सोन्यासारखा संडे फिश पण काय मिळाली होती आज सुमारे दोन अडीच तास वटवट करून नाना त्रिलोकेकर निघून गेला त्यानंतर आमच्या चाळीतले नाट्य भैरव कुशाभाऊ त्यांनी प्रवेश केला अहो त्यांनी तर काय एकच पॅला त्या सुधाकर तुम्ही आमचे पाठचे भू आम्ही तुम्हाला काय सांगावं बरं बट तुम्ही हा दारूचा दुष्टनाथ सोडा असल्याच चाळीवरती सुरुवात केली एकदम पंत तिथे कुशाभाऊने मला पाठवून हात देखील फिरवला पंत चला उठा बरं दोन घास खाऊन घ्या या वाक्याने अत्यंत सुटकी अशा प्रकारे काही संकेत माझ्या मनात डोकावले पंत आज इतकी वर्ष आपण या चाळीत राहिलो ते भावा सारखे आमची ही आत्ताच म्हणाली की तुम्ही उपास सुरू केला म्हणून जेवत होतो तसाच आलो पंत पंत तुम्ही जेवायचं नाही तर कुणी पंत आचार्य बाबा बर्व्यांच्या नारूची मुंज आठवा पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही इथं तुम्ही वरती कुशाभाऊने गुंतका देखील काढला कुशाभाऊचा तो कळवळा पाहून आज आमच्या कुटुंबाने उगीच डोळे पुसले अहो पण जरा माझं ऐकता का मी मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही मला फक्त पाहायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला भरपूर जेवताना पण त्या जनोबा रेग्याचं म्हणणं एवढं काय मनाला लावून घेता जनोबा जनोबाचा काय संबंध काय संबंध असं म्हणून कुशाभाऊ भैरवाने एक प्रदीर्घ निश्वास टाकला सख कळल्यात कळल्यात बरं म्हणा सगळ्या गोष्टी अरे तीन दमडीचा टमरेल ते काय जाताना बरोबर का घेऊन जायची ही वस्तू सार काही इथेच टाकून जायचंय बर टमरे मला काहीच काय ना पंत उजाड लावा टमरे कोंबडा म्हणून उजाडायचं थोडंच राहत तीन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आरोप तुमच्यावर चोरी मला काहीच काय ना पंत तुम्ही मुळीच काळजी करू नका उद्या शंभर कमऱ्याला भरून ठेवतो त्या पुढे वापर म्हणाल एका दिवसभर पंत तुम्ही हा उपासाचा दुष्टनाथ सोडा ही अन्न ब्रह्माची उपेक्षा आहे माझे अक्षर ऐकून न घेता तू एकटा सारखं बोलत नाही बाकी अगदी म्हणजे काय विचार नका शेवटी मग मी त्यांनी गेल्याच महिन्यात केलेल्या एका नाटकासंबंधी जरा बोलणी काढली तर जरा गाडीने रूळ बदलले पण किती अगदी छोडावे लगेच गाडी मेन लाईनवर आहे नका हो पण असं करू नका अहो पण मी काय करतोय कळतंय बरं मला तिळ तिळ तुटता बरं माझं आकड पंत नका या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्य नाश करू नका आता माझं कठीण झालं माझं तो एक अक्षर ऐकून घेत नव्हता बाकी ही कुशाभाची तारीख एकदा त्यांनी आमच्या चाळीच्या नाटकामध्ये उत्साहाच्या भरात स्वतःचं स्वतःच्या नोकराचं आणि पडद्यात गलबला ही तिन्ही भाषणे एकट्यानेच म्हणून टाकली रंगभूमीवरच्या दुसऱ्या कुठल्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचं नाही असला अगदी संकल्प असल्यासारखा वागतो आमच्या चाळीतल्या रामागडी जसे एकमेकांना टिकू देत नाही त्यातला तो प्रकार कुशाभाऊ नाट्यभैरवाच्या राणा भीमदेवी भाषणामुळे माझ्या उपासाची वार्ता चाळीत सगळ्यानं कळली आणि जो तो अगदी पाऊल न वाजवता आमच्या बेराडात यायला लागला मी जरा बोलायला तोंड पण तुम्ही स्वस्त पडा तुम्ही स्वस्त तुम्ही नाही हा बोला सगळे जण आले मंडळाचा किराणा मुसलमानाचा व्यापारी तो शाह चापशी तो देखील आला पण खरं तू असा आपाप बापास नाही करा हे मला आता कोण आपाप करायला लागला म्हणजे आम्हाला त्याला धास्ती वाटते हे कच्छ मध्ये आमचा एक रावळ बापा होता ते अशी तपास करून गेला पंच तू असा आपाप तपास नाही करा आम्हाला लई धास्ती वाटते बरोबर आहे सगळ्यांनी उपास करायला सुरुवात केली तर हे तो किराणा मुसलमानाचं दुकान चालणार कसं <laughs> जनोबा रेगे या माणसाला कुठल्याही प्रसंगाचं गांभीर्य कळत मी अगदी स्वस्थ पडून होतो बाकी मी काय करू शकणार होतो म्हणा मंडळी अगदी तरे तऱ्हेचे चेहरे करून माझ्याकडे पाहत होती खिडकीच्या गजामागून काहीची काही कारकी डोकावत होती ते बाबा मारणार का रे चंदू हे कांत तेवढं माझ्या जीवावर देखील उठल त्याला परस्पर पाठी थोडीतरी धापा टाकून पलीकडे घालवलं आज येणारा प्रत्येक जण पंतानं एकट्याला स्वस्त पडू द्या बरोबर असं म्हणत आपण मात्र आमच्या बेराडात गर्दी करत होतो चौकशीला आलेल्या मंडळींनी माझ्या खिशातले पिवळे हत्ती संपवले सुपाऱ्या लांबवल्या तबकात फक्त देठ लवंगा साली एवढं शिल्लक ठेवलं मी जरा बोलायला सुरुवात केली पंत तुम्ही ना तुम्ही स्वस्त तेवढ्यात एकाने आणून माझ्या उशाशी उत्पत्ती देखील लावली मग मात्र मी कळवून सांगितलं हवा हो हा जो काही मी उपास सुरू केलाय ना तो सोडा पंत तो तुम्ही सोडा त्या कुशाभाऊ नाट्य भैरवाला दुसऱ्यांची वाक्य मध्येच तोडायची की भयंकर खोड आहे ते एकदा आमच्या चाळीतल्या भाऊबंदकी नाटकामध्ये हा राघोबा दादाचं काम करत असताना रामशास्त्रीच्या पार्टीने ह्याला तुला देहांत प्रायश्चित्ता वाचून गत्यंत नाही त्यातलं नुसतं तुला एवढं म्हटल्याबरोबर आपण राघोबा दादा विसरून याने तुला रामशास्त्रीला देहांत प्रायश्चित्ता वाचून तुला गत्यंत नाही कुटुंबही वाचतात ते आज जमलेल्या बायकांना काय सांगत होती देव जाणे हे या महाभागाचं अखेरचं दर्शन असला चेहरा करून माझ्याकडे पाहत होती मी या आयुष्यात माझ्या तोंडाकडे वर डोळा करून कुठल्याही बाईनी पाहिलेला मला काही कधी आठवत अहो ते उपासाचं निराळ निराळ म्हणतात ते इतक्या लवकर माझ्या चेहऱ्यावर आलं असेल अशी का माझी कल्पना नव्हती त्या सगळ्या संकटातून माझी सुटका करायला गजेंद्र मोक्षाच्या वेळी साक्षात श्री विष्णू यावे तसे आमचे एच मंगेशराव हातात एक तबला आणि सोबत आपल्या सुस्वर आणि सुदृढ पत्नी वरदाबाई यांना घेऊन आली वरदाबाईंच्या हातात एक तांबोराव पण एकटं डिवोशनल सॉंग म्हणायचं फार इच्छा आहे हो. अशी प्रस्तावना करून एच मंगेशरावांनी माझ्या कॉटच्या पायथ्याशी सपत्निक तळ ठोकला आणि वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं जनाबाई गोवर्धन गेली तरीपर्यंत पोहोचल्या असतील नसतील आमचे तमाम शेजारी छोट्याशा मनमाच्या जाहिरातीत जसे तमाम रोग मांजरास पाहून उंदिरी आणि आणि पळतात तसे आपापल्या बिराडात पळाले खोलीत फक्त हट्टंगडी दंपतीचं संगीत आणि मी एवढे शिल्लक राहतो वर्धाबाई म्हणजे काय गातो रे खडी सपाम द्रौपदी ठोडी खडी करा कडी सपाम द्रौपदी दिखाओगे राखो लाज हमारे राखो लाज आरे राखो लाज कटक कटकड़म मारी कटक मारी चट वर्धाबाई असा एक स्वर लावत होत्या आणि मंगेशवर तबल्यावरती अशा काही करामती कुटत होते की माझ्या उपासाची खबर घ्यायला तू गोवर्धन गिरीधारी खरोखरच येतो की काय अशी मला दास्ती वाटत माझ्या पोटात विलक्षण कालवा कालव सुरू झाली ती त्या उपासामुळे होती कारण हट्टंगी दंपतीच्या संगीतामुळे ती सांगणं कठीण आहे मला केव्हा डोळा लागला कोणा ठेवू जागा झालो त्यावेळी रात्रीचे साडे दहा वाजले होते पहिल्या दिवशीच्या उपासात मी कॉफी केळी संत्र एक अंड उकडून भुईमुगाचे दाणे भुईमुगाच्या दाणे जर आम्हाला पित्त हडकवतं म्हणून लिंबाचा रस आणि कॉफीनी थोडी बद्धकोष्ठाची भावना आहे म्हणून दूध आणि दूध पचायला जड जाऊ नये म्हणून काय काढच्या आपल्या काळ्या म्हणू का आणि हा दोन चमचे मध बस एवढा होती भाव दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या चाळीतले एकमेव साहित्यिक मासाक आणि कोंबुरपेकर हे आपल्या चाळकरी या हस्तलिखित दैनिकाचा एक अंक घेऊन आले आणि खरं राज्याच्या सनदा अर्पण करा तसा त्याने तो अंक मला दिला पंता उपोषण विशेष अंक चाळकरी हस्त आपल्या हस्तलिखित दैनिकाचा साधा अंक कधी निघाला प्रत्येक अंक आपला विशेषांकच असतो आजचा उपोषण विशेषांक त्याच्या आधी एकदा स्वच्छता विशेषांक त्याच्या अगोदर चाळ पुनर्रचना समिती विशेषांक गच्ची पुरवणी सकट त्याच्या आधी एकदा भाडे विशेषांक म्हणून मग भैया विशेषांक मनावर विशेषांक अशी विशेषांकावर विशेषांक काढायची त्या पोंबुरपेला खोडत आहे पण त्याच्या विशेषांकाचं काय मला विशेष वाटलं नाही पण त्याच्यावर मथळा वाचून मात्र मी स्तंभित झालो चाळी या ऐक्यासाठी पंतांचं आमरण उपोषण आमरण पोंबुरपेकर पण का काही परिणाम नव्हता त्याच्या प्रत्येक विशेषांकानंतर चाळीतलं कोणी ना कोणीतरी त्याच्यावर असंच एकदा खेक असत काय कुठल्या गाडवाने सांगितलं तुम्हाला माझं उपोषण चारी ऐकण्यासाठी म्हणून बाबा असं कसं अहो सगळे जण असंच आहेत मग सगळेजण गाडव आहेत माझ्या उपासाचा चारी ऐक्याशी काही संबंध नाही वा वा वा वा अहो आपले हे आहेत ना समीर काका समीर काका ते म्हणाले की तुम्ही चारीतल्या जातीय जातीय ऐक्यासाठी हे उपोषण सुरू केले म्हणून समीर काका गेला खड्ड्यात ठीक आहे अण्णा मावशे अण्णा मावशे म्हणाला की हेड क्लार्क हे तुमची लिव्ह सँक्शन केली नाही तेव्हा कारकुनांच्या दुःखाला तोड फोडण्यासाठी म्हणून तुम्ही उपासाचं शस्त्र उगारलं म्हणून अण्णा पावसेला मचणार जाऊ द्या जनुबार रेगे जनुबार रेगे अरे तो म्हणाला म्हणजे रागावू नका रागावू नका पण तर जनुबा रेगे म्हणाला की त्याचा तमऱ्या जोराचा आरोप तुमच्यावरती केला मग जळवा गेला पहिल्या दोन वाक्यामध्ये खड्डा आणि मसण जागा भरल्यामुळे आयत्या वेळी जनोबाला कुठे पाठवावं ते मला सुद्धा शेवटी जनोबा गेला या तसं म्हणून सर्व पण कोंबर प्रकारावर त्याचा काही परिणाम नव्हता अगदी रेफ्रिजरेटर मध्ये मेंदू ठरवा शांतपणाने उभा होता ठीक आहे मग उद्याच्या अंकात आपण खुलासा प्रसिद्ध करूया काय नको खुलासा बिलासा माझ्या उपासाचा चाळीशी काही संबंध नाहीये मग कशाशी संबंध आहो पंत माझं वजन कमी करण्याशी काय हो माझं वजन कमी करण्याशी म्हणजे रागाव नका म्हणतो पण उपास हा समाजातलं आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना हो मला नाही माहिती कशासाठी करत होतो हे वाच म्हणून मी माझं वजनाचं कार्ड आणून त्याच्या पुढे आदळलं ते अरे वा काय अरे वा आप बहुत समजदार और गंभीर है अरे ते काय वाचतो मागलं वजन वाच हा बहुत समजदार हे बघ बारा स्टोन आणि तेरा पाऊंड म्हणजे फक्त तेराच पाऊंड वजन तुमचं पण आणि बारा स्टोन वाटायचं काय चौदम बारे किती झाले किती किती किती किती किती किती किती किती काय करतो चौदम दाग चाळीस आहे हो म्हणजे चाळीस एक चाळीस एकशे चाळीस अधिक चौदा जुने अठ्ठावीस अरे एकशे चाळीस आणि अठ्ठावीस एकशे अडुसष्ट अधिक तेरा एकशे एक्क्याऐंशी पाऊंड कुणाचं वजन आहे पंधरा तुझ्या बापाच अरे लोकांची वजन घेऊन करायचं का मला एकशे एक्क्याऐंशी पाऊंड वजन झालं माझं हा आता याच्यातून कदाचित मला ब्लड प्रेशर होईल होईल बो होईल बो ब्लड प्रेशर होईल कदाचित मधुमेह होईल हार्ट ट्रबल होईल मेलो पटकन तर उद्या चाळ येणार आहे का मदतीला का नाही येणार मी म्हणजे रागवलं नका पंत परवा आपली पावशांची म्हातारी वाढली ना आम्ही सगळेजण हौसेना ना हौसे ना भारो हो. हौसे ना म्हणतो हौसे ना काय ते पंत पण तुम्ही अगोदर का नाही हो सांगितलं जा अरे अगोदर तुम्ही कोणी बोलायला तयार असाल काही ऐकायला तयार असाल तर जा जा हळूहळू माझं उपोषण खाजगी असल्याची हकीकत संबंध चाळभर झाली आणि पेलनाने त्या खाजगी झालं हे माझा हात दाखवून अवलक्षण आहे नसती भानगड आहे अशा प्रकारची कुत्सित टीका सुरू झाली तिकडे मी संपूर्णपणाने दुर्लक्ष केलं एकशे एक्क्याऐंशी पौंड ते कार्ड रात्रंदिवस माझ्या डोळ्यापुढे नाचत होतं आपलं वजन कमी झालं पाहिजे या विचाराने म्हणजे झोप देखील उडाली पण झोप कमी झाली तर त्याच्यावर वजनही थोडं थोडं कमी होतं म्हणतात म्हणून मला त्याचंही काय वाटत नव्हतं मी पूर्वीसारखा झोपत नाही या विषयावरती आमच्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घोरत तर असता रात्रभर एका महिन्यात पंचवीस पाऊस वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहार शास्त्राच्या पुस्तकात डोकं खुपसायला सुरुवात केली प्रोटीन युक्त पदार्थ चरबी युक्त द्रव्य वगैरे शब्दांच्या बद्दलची माझी आस्था विलक्षण वाढायला लागली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या आहार शास्त्रात पारंगत असलेले विद्वान मला रोज अगदी डझनावरी भेटायला लागले म्हणजे ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची चेष्टा केली होती त्यांनीच आता मला डायटचा सल्ला द्यायला सुरुवात केली उदाहरणार्थ आमचे सोकाजी नाना त्रिलोकेकर हे सर पण तुला सांगतो मी हा चला लिसन माय गुड फ्रेंड चला तुला सांगतो चला तू डायट कर डायट बटाटी सोड बटाटी बटाटीचं नाव पण नको काढू हा त्याला फार ख्याती व्हायला होतं नाव पण नको काढू अगदी बरोबर आहे म्हणजे कोणी विचारलं ना तुम्हाला पंत कुठे राहता म्हणून तर आपण नुसतं चाळीत राहतो एवढं बघा हा म्हणजे बटाट्याच्या चाळीत म्हणू नका वजन वाढेल जनावर का माणसाला नेहमी तिरकं बोलायची सवय पण त्याला शोकाजीनाने परस्पर जाऊन टाकला हे गपच झालं इडियट प्रत्येक गोष्टी काय नेहमी नेहमी जोक मारतो पण तू ह्याचं नको ऐकू माझा ऐकू तू बटाटी सोड बटाटी सोड मी काय काय सोडलं असताना माझं वजन कमी होईल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली पण तुम्ही सांगतो मला मुख्य म्हणजे तुम्ही साखर सोडा साखर काय सोडा नाही नाही पण मीठ सोडा मीठ सोडा पण तो माझा ऐकायचं का मुख्य म्हणजे तुम्ही भात सोडा तरी राहो भात काय सोडा हा काशीनाथ नाडकर्णी तरी काय भात आणि काय भाताचं पुढे वजनाशी काय संबंध आमच्या कोकणात सगळे जण भात खातात कुठे आहे तो लठ्ठ काहीतरी पंत माझा ऐकणार तुम्ही तुम्ही डायरी सोडा डायरी सोडा पंत तुम्ही तेल आणि तळलेले पदार्थ सोडा नाही पंत तुम्ही लोणी तूप सोडा पंत तुम्ही स्मोकिंग सोडा नाही पंत तुम्ही आधी दिवसा झोपणं सोडा बघू अगोदर पंत तुम्ही पत्ते खेळणं सोडा आणि सगळ्यात म्हणजे भाईसाहेब चौघांनी आधी कहर केला म्हणाल पंत मी सांगतो तुम्हाला तुम्ही नोकरी सोडा नोकरी सोडा आणि याचं काय करा असतं असं मी काय तुमची टेलिफोन ऑपरेटरची नोकरी आहे बसून बसून वजन वाढतं हा तर तुम्ही असं करा कुठेतरी फिरती नोकरी का फिरती नोकरी अहो काही दूरच्या लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला पण तो माझ्या वाढत्या वजनाकडे बघून केलेला नसून बटाट्याच्या काळच्या दोन दोन खोऱ्यांच्या चाकांच्याकडे बघून केलेलाच आहे न कळण्यात का काही हा नव्हतो मी अगदी आता फक्त बायको सोडा हे सांगणारा एक महाभाग सोडा राहायला होता या सगळ्या जणांचं ऐकून मी माझ्या मनाचं करायचं ठरवलं आणि पहिला उभा म्हणून मी निरनिराळ्या काट्यावरती जाऊन माझं वजन केलं प्रत्येक ठिकाणी निराळ वजन शेवटी रेल्वे पार्सल ऑफिसातल्या एका हुंडेकराच्या वशिलाने त्याच्या तागडीवर जाऊन उभारायचं तो तिकडे ते बंगाली म्हण आणि देशी म्हण वगैरे भांगडीमध्ये कधी माझं वजन शंभर पाऊंडाच्या खाली तर कधी दोनशे पाऊंडाच्या वर तिकीटवाल्या यंत्रात तर वजनाबरोबर भविष्यही बदलत एका तिकिटावरती मी अत्यंत धूर्त आणि आप मतलबी आहे असं तर दुसऱ्यांनी माझा इतका समजूतदार मनुष्य दुनिया मी क्वचितही मिलेगा असलं वार्तिक केलं एका गाड्यावरती माझं वजन दोनशे बारा पौंड टाकून माझ्यावरती कौटुंबिक आपत्ती कोसळणार असल्याची एक पूर्वसूचना दिली या सगळ्या प्रकरणात मला फक्त चौदाचा पाडा चौदा सोळे चोवीस दोन इथपर्यंत पाठ घ्यायला लागतो शेवटी मी आमच्या हाफीज समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती वजन करायचं असं ठरवून आहार परिवर्तन सुरू केलं साखरेत सगळ्यात जास्त कॅलरीज असतात म्हणून प्रथम साखर सोडायचं ठरवलं घरात साखर बंदी जाहीर केली दिवाळी देखील तिखटा मिठावर उड्यात अशी सक्त ताकीद दिली आता मुलांसाठी म्हणून काही गोडाधोडाचं करायचं असेल तर कर एवढी एक सवलत ठेवली चहा देखील बिन साखरेचा सुरू केला आता भात भात अजिबात वर्ज करणं शक्यच नव्हतं म्हणून पहिला भात आणि ताज भात एवढं सोडून मधला भात तेवढा आपला एवढं ठेवलं आणि मधला भाग तेवढा वर्ज केला उकडलेल्या पालेभाज्या नुसत्या खाणं कसं काय जमणार हा विचार किती पोकळ आहे हे ते खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं आणि नेहमीच्या पालेभाज्या ही काय निराळ करते मला अजूनही काही कळलेलं नाही मी उपास करतोय म्हटल्यानंतर आमच्या तालुक्यात सगळे लोक समाचाराला येऊन गेले होते पण आचार्य बाबा बर्वे शेजारी असून देखील आले नाही कारण उपास हे आचार्य लोकांचं राखीव पुरण ना ही दोरी माझ्या गात अडकवून तुम्ही हा जो दुष्टपणा केला हे ठीक पण तुमच्या वयाला न शोभणारी ही धिंगा मस्ती जर इतर कुणा काही बाबतीत केली असती तर तुमची धडगत नव्हती मी तुम्हाला क्षमा करतो अहो आचार्य या बस बस हे पहा हा जो काही मी हे प्रकार चालवला नाही दोरव्याच्या उड्या बिड्या मारायचा हे वजन कमी करण्यासाठी चालवलं हो. त्याचा काही उपयोग होणार म्हणजे त्यासाठी प्रथम तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील अहो या वयाच्या दोरी बिरीवरच्या उड्या मारताना मी लाच देखील सोडल्या बघता ना तुम्ही ते ठीक झालं पण मुख्य म्हणजे बोलणं सोडा बोलणं सोडू का जिभेचा उपयोग खाण्यासाठीच कमी करायचा एवढंच पाहिलं असेल तुम्ही पण बोलण्यासाठी कमी केल्याशिवाय काही उपयोग होणार हो पण असं काम कसं शक्य आहे का एवढा संयम नाही तुमच्या एवढा मनोनिग्रह नाही मौनाचं सामर्थ्य मोठं आहे मौन हे शस्त्र आहे मौन हे एक सामर्थ्य आहे मौन हे एक आहे मौन हे एक आहे माझ्या दोन्हीचं एक टोक हातात धरून आचार्य बाबा बर्वे मौन या विषयावरती दीड तास बोल बोल बोल बोल बोल बोल मग मात्र मी ठरवलं की यापुढे उपास वजन कमी होईपर्यंत उपास मला काटकोळा झाल्याची स्वप्न पडायला लागली भरल्या ताटावरून मी उठून जायला लागलो साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड व्हायला लागला नुसतं फळांच्या वरती मी जगायला केळी पाहिली की त्यातली जीवनसत्व दिसून अनादि अनंत तत्व सापडलेल्या ऋषी मुनींच्या प्रमाणे माझ्या अंगावरती अष्टसात्विक भाव दाटायला लागला लिंबाचा रस म्हणजे मला अमृतासारखा प्रिय वाटायला लागला धारोष्ण दुधासाठी अजूनमधून अंधेरीच्या गोठ्यापर्यंत मी जायला लागलो दोरीवरच्या उड्या ह्या खालच्या मजल्यावरच्या लोकांनी आक्षाने व दुष्टपणाने केलेल्या तक्रारीमुळे मला थांबाव्या लागल्या नाही तर दहा पर्यंत उड्या मारण्याची मदत जाऊन पोचली होती संध्याकाळी ऑफिस सुटलं रे सुटलं की भर गिरगाव रस्त्यातून खड्डे आणि बायका चुकवीत रणे सारखं मला वाटायचं एकदा दावाने वजन करून पाहू पण नाही बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती जाऊन वजन करणार होतो बरोबर एक महिन्यानंतर मी आमच्या हाफीस समोरच्या त्या इराण्याच्या काट्यावरती चढलो आणि टाकली एक महिन्यापूर्वी याच काट्याने माझं वजन एकशे एक्क्याऐंशी पाऊंड दाखवलं होतं एक महिन्याचा आहार निराहार शुद्ध सात्विक आहार सूर्याच्या उड्या रनिंग इतकी उग्र साधना आणि तपश्चर्या केल्यानंतर माझं वजन माझ्या डोळ्यात विश्वास एकशे ब्याण्णव पाऊंड वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीला वाटेला जायचं असं मी ठरवलंय विशेषतः डायटच्या आहारी तर या जन्मात कधी जाणार नाही काय काय काय हा वजनाचा मार्ग हा म्हणजे भलत्याच काटातून जातो